ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय एकोणीसावा पुरुष आणि भारत वर्षाचे वर्णन शुकाचार्य म्हणाला पुरुष वर्षामध्ये श्री लक्ष्मणांचे थोरले बंधू आदिपुरुष शिता हृदयाभिराम भगवान श्री रामांच्या चरण सान्निध्यात रमलेले भागवत श्री हनुमान अन्य किन्नरांस अविचल भक्तिभावाने त्यांची उपासना करतात तेथे अन्य गंधर्वासहित आर्षीशेन आपले स्वामी भगवान श्री रामांची परम कल्याणमय जी गुणगाथा गातात ती श्री हनुमान ऐकतात आणि स्वतः या मंत्राचा जप करीत त्यांची अशी स्तुती करतात ओम नमो भगवते उत्तम श्लोकाय आर्य लक्षणशील व्रताय नम उपशिक्षितात्मन उपासित लोकाय नम साधुवाद निकषणाय नमो ब्रह्मण्य देवाय महापुरुषाय महाराजाय नम इति आम्ही पवित्र कीर्ती भगवान श्री रामाना नमस्कार करतो सत्पुरुषांची लक्षणी शील आणि आचरण यांनी युक्त अशा आपणास नमस्कार असो संयमी व लोकाराधन तत्पर अशा आपणास नमस्कार साधुत्वाच्या परीक्षेत कसोटीच्या पाषाणाप्रमाणे असणारे आपणास नमस्कार महापुरुष महाराज श्री रामाना नमस्कार भगवान आपण विशुद्ध बोधस्वरूप अद्वितीय आपल्या स्वरूपाच्या प्रकाशांनी गुणांच्या कार्यरूपाच्या जागृती इत्यादी सर्व अवस्थांचे निरसन करणारे सर्वांतर आत्मा परमशांत शुद्ध बुद्धीने ग्रहण करता येणारी रूप विरहित आणि अहंकार शून्य आहात मी आपणास शरण आलो आहे प्रभो आपला मनुष्य अवतार केवळ राक्षसांच्या वधासाठीच नाही तर माणसांना शिक्षण देण्यासाठी आहे नाहीतर आपल्या स्वरूपातच नेहमी रममान राहणाऱ्या साक्षात जगदात्मा जगदीश्वरांना सीतेसाठी इतके दुःख कसे झाले असते आपण आत्मज्ञानी पुरुषांची आत्मा आणि हितकर्ते भगवान वासुदेव आहात त्रैलोक्यातील कोणत्याही वस्तूची आपल्याला आसक्ती नाही त्यामुळे शेतीचा मोह आपल्याला असू शकत नाही की लक्ष्मणाचा त्याग आपण करू शकत नाही उत्तम कुळामध्ये जन्म सौंदर्य वाक्पटुत्व बुद्धी आणि श्रेष्ठ योनी यापैकी कोणताही गुण आपल्यासारख्या थोरांच्या प्रसन्नतेला कारण होऊ शकत नाही म्हणूनच लक्ष्मणाने थोरले बंधू असलेल्या आपण यापैकी कोणताही गुण नसलेल्या आम्हा वनवाशी वानराशी मैत्री केली देव असूर वानर किंवा मनुष्य कोणीही असो त्याने सर्व प्रकारे मनुष्यावतारी श्रीरामाचेच भजन केले पाहिजे कारण ते साक्षात श्रीहरीच आहेत ते थोड्याशा सत्कृत्यानेही संतुष्ट होतात म्हणूनच तर त्यांनी सर्व उत्तर कौशल वासियांना आपल्या दिव्य धामाला नेले भारतवर्षामध्ये सुद्धा भगवंत दयावश होऊन नरनारायण रूप धारण करून आत्मज्ञानी पुरुषांवर अनुग्रह करण्यासाठी अव्यक्त रूपाने कल्पाच्या अंतापर्यंत तप करीत आहेत त्यांची ही तपश्चर्या अशी आहे की जिच्यामुळे धर्म ज्ञान वैराग्य ऐश्वर शांती आणि उपरती यांची उत्तरोत्तर वृद्धी होऊन शेवटी आत्मस्वरूपाची प्राप्ती होते तिथे देवर्षी नारद स्वतः भगवंतानीच सांगितलेल्या सांख्यानी योगशास्त्रासह भगवंताचा महिमा प्रकट करणाऱ्या पांचरात्र दर्शनाचा सावरणे म्हणून उपदेश करण्यासाठी भारतवर्षातील वर्णाश्रम धर्माचे पालन करणाऱ्या प्रजेसह अत्यंत भक्तिभावाने भगवान श्री नरनारायणांची उपासना करीत या मंत्राचा जप तसेच स्तोत्र गाऊन स्तुती करीत आहेत ओम नमो भगवते उपशम शिलाय परतानात्म्याय नमो अकिंचन वित्ताय ऋषी ऋषभाय नर नारायणाय परमहंस परम गुरवे आत्मा रामाधिपतये नमो नम इति शांत स्वभावयुक्तानी अहंकार रहित भगवंतांना नमस्कार अनासक्तांचे धन ऋषी प्रवर भगवान नरनारायणांना नमस्कार परमहंसाचे परमगुरु आणि आत्मारामांचे अधिपती अशा आपल्याला वारंवार नमस्कार असो ते अशाही गातात की जे विश्वाची उत्पत्ती इत्यादीचे करता असूनही कर्तृत्वाच्या अभिमानाने बांधले जात नाहीत शरीरात राहून सुद्धा ज्यांना देहधर्म सतावित नाहीत तसेच दृष्टा असूनही ज्यांची दृष्टी दृश्याच्या गुणदोषाने दूषित होत नाही त्या असंगाने विशुद्ध साक्षीस्वरूप भगवान नर नारायणांना नमस्कार असो हे योगेश्वर भगवान हिरण्य गर्भाने योग साधनेची सर्वात मोठी कुशलता हीच सांगितली की मनुष्याने अंतकाली देहाभिमान सोडून भक्तीपूर्वक आपल्या प्राकृत गुणरहित स्वरूपामध्ये आपले मन लावावे लौकिक आणि पारलौकिक भोगांना लालतावलेला मूर्ख मनुष्य जसा पुत्र स्त्री आणि धनाची चिंता करून मृत्यूला भीतो त्याचप्रमाणे जर विद्वानाला सुद्धा हे निंदनीय शरीर सुटण्याची भीती वाटू लागली तर त्याने ज्ञानप्राप्तीसाठी केलेले सर्व प्रयत्न केवळ श्रमच आहेत म्हणून हे जा आपण आम्हाला आपला स्वाभाविक प्रेमरूप भक्तियोग प्रदान करा की ज्यामुळे हे प्रभू या निंदनीय शरीरात आपल्या मायेमुळे भिनलेल्या दुर्भेद्य अशा मी माझेपणाला ताबडतोब नाहीशे करता येईल या भारतवर्षात सुद्धा पुष्कळशे पर्वत आणि नद्या आहेत जसे मलय मंगलप्रस्थ मैनाक त्रिकूट ऋषभ कुटक कोल्लक सह्य देवगिरी ऋषमुख श्रीशैल्य व्यंकट महेंद्र वरिधाय विंध्य शुक्तिमान वृक्षगिरी पारियात्र द्रोण चित्रकूट गोवर्धन रैवतक कगुभ नील गोकामुख इंद्रकील आणि कामगिरी शिवाय तसेच आणखी शेकडो हजारो पर्वत आहेत त्यांच्या कड्यांवर उगम पावणाऱ्या नद्या सुद्धा अगणित आहेत या नद्या आपल्या नावानेच जीवांना पवित्र करतात आणि भारतीय प्रजा यांच्याच पाण्याचा उपयोग करतात त्यापैकी या महानद्या आहेत चंद्रवसा ताम्रपर्णी अवटोदा कृतमाला वैहा यशी कावेरी वेणी पयश्विनी शर्करावती तुंगभद्रा कृष्णा वेन्या भीमरथी गोदावरी निर्विंध्या पयोष्णी तापी रेवा सुरसा नर्मदा शर्मनवती सिंधू अंध आणि शोण या नावांचे नद महानदी वेदस्मृती ऋषितुल्या त्रिसामा कौशिकी मंदाकिनी यमुना सरस्वती द्रसद्वती गोमती सरयू रोधस्वती सप्तवती सुषोमा शतद्रु चंद्रभागा मरुद्रोधा वितस्ता असिक्नी आणि विश्वा याच वर्षात जन्म घेणाऱ्या पुरुषांना आपण केलेल्या सात्विक राजस आणि तामस कर्मानुसार अनुक्रमे वेगवेगळ्या प्रकारच्या दैवी मानुष्यांनी नारक योनी प्राप्त होतात कारण कर्मानुसार सर्व जीवांना सर्व योनी प्राप्त होऊ शकतात आपल्या विहित कर्मानुसार व्यवस्थित कर्म चांगले कर्म केले तर त्याला मोक्षाची सुद्धा प्राप्ती होऊ शकते सर्व भूतमात्रांची आत्मा रागादी दोषरहित अनिर्वचनीय निराधार परमात्मा भगवान वासुदेवांमध्ये अनन्यानी अहेतुक भक्तिभाव हेच मोक्षपद होईल जेव्हा अनेक प्रकारच्या गतींचे कारण असणारी अविद्यारूप हृदयाची ग्रंथी सोडवणारी भगवंताच्या भक्तांची संगत लाभते तेव्हाच हा भक्तिभाव प्राप्त होतो देवसुद्धा असेच म्हणतात आहा ज्यांनी भगवंताच्या सेवेसाठी योग्य असा मनुष्यजन्म वर्षात घेतला त्यांनी असे कोणते पुण्य केले आहे की स्वतः श्रीहरीच यांच्यावर प्रसन्न झाले आहेत आम्हाला सुद्धा यांचा हेवा वाटतो आम्हाला अतिशय कठीण असे यज्ञ तप व्रत दान इत्यादी करून हा जो तुच्छ स्वर्गाचा अधिकार प्राप्त झाला आहे याच्यापासून काय लाभ इंद्रिय भोगांच्या अधिक्यामुळे येथे भगवत स्मृतीच नाहीशी होते म्हणून श्री नारायणांच्या चरण कमलांची स्मृतीच होत नाही जिथे निवास करणाऱ्यांना एक एक कल्पाचे आयुष्य असते तो स्वर्गच काय परंतु येथून संसार चक्रात पुन्हा यावे लागते त्या ब्रह्मलोक इत्यादींपेक्षाही भारतवर्षामध्ये थोडी आयुष्य घेऊन जन्म घेणे अधिक चांगली कारण धैर्यवान मनुष्य इथे एका क्षणातच आपल्या या मर्त शरीराने केलेली सर्व कर्मे श्री भगवंतांना अर्पण करून त्यांचे अभयपद मिळवू शकतो जिथे भगवतकथेची अमृतमयी सरिता वाहत नाही जिथे तिचे उगमस्थान असणारे भगवत भक्त निवास करीत नाहीत आणि जिथे नृत्य गीतांसह मोठ्या समारंभपूर्वक भगवान यज्ञ पुरुषांची पूजा अर्चा केली जात नाही तो ब्रह्मलोक जरी असला तरी त्याचा आश्रय करू नये ज्या जीवानी या भारतवर्षामध्ये ज्ञान त्यानुसार कर्म तसेच त्या कर्माला उपयुक्त द्रव्यादी सामुग्रींनी संपन्न असा मनुष्य जन्म मिळूनही जर जन्म मरण फेऱ्यातून सुटण्याचा प्रयत्न केला नाही तर व्याधाच्या जाळ्यातून सुटल्यानंतरही फळे इत्यादीच्या लोभामुळे पुन्हा त्याच वृक्षावर विहार करणाऱ्या वनवासी पशु पक्ष्यांप्रमाणे ते पुन्हा संसार बंधनात पडतात जेव्हा हे यज्ञामध्ये निरनिराळ्या देवतांच्या उद्देशाने वेगवेगळे भाग करून विधी मंत्र द्रव्य यांनी श्रद्धापूर्वक त्यांना हवी अर्पण करतात तेव्हा इंद्रादी वेगवेगळ्या नावांनी आवाहन केल्यावरही सर्व कामना पूर्ण करणारे पण स्वतः पूर्ण काम असणारे श्रीहरीचं प्रसन्न होऊन तो हवी ग्रहण करतात सकाम पुरुषांनी मागितल्यानंतर भगवान त्यांना इच्छित पदार्थ देतात हे योग्यच आहे परंतु हे काही भगवंताचे वास्तविक दान नाही कारण ती वस्तू मिळाल्यानंतर सुद्धा मनुष्याच्या मनात पुन्हा इच्छा उत्पन्न होत राहतातच याविरुद्ध जे त्यांचे निष्काम भावाने भजन करतात त्यांना तर ते साक्षात आपल्या चरण कमलांची भक्ती देतात ही सर्व कामनाच नाहीशी करणारे आहे म्हणून आतापर्यंत स्वर्ग सुख भोगल्यानंतर आम्ही पूर्व केलेल्या यज्ञ प्रवचन आणि इतर क्रमांपैकी जर काही पुण्य शिलक असेल तर त्याच्या प्रभावाने आम्हाला या भारतवर्षामध्ये भगवत स्मृतीने युक्त मनुष्य जन्म मिळू कारण श्रीहरी त्यांचे भजन करणाऱ्याचे कल्याण करतात श्री शुक म्हणाला राजन सगराच्या पुत्रांनी आपल्या यज्ञाच्या घोड्याचा शोध घेत असता ही पृथ्वी चारी बाजूनी खोदली होती त्यातूनच जम्बूद्वीपाच्या अंतर्गत आठ उपद्वीपे आणखी तयार झाली असे काही लोकांचे म्हणणे आहे ती स्वर्णप्रस्थ शुक्ल आवर्तन रमनक मंदर हरिण पांचजन्य सिंहल आणि लंका ही होत भरतश्रेष्ठा अशा प्रकारे मी जसे गुरुमुखातून ऐकले होते तसेच या जम्बूद्वीपाच्या वर्षाचे विभाग तुला सांगितले या ठिकाणी एकोणीसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू